ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्यायी त्र्याऐंशवा भगवंताच्या पट्ट राण्याशी द्रौपदीचा संवाद शुक म्हणाला गोपींचे गुरु आणि प्राप्तव्य अशा भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्यावर कृपा केली नंतर त्यांनी युधिष्ठिराला व अन्य संबंधितांना खुशाली विचारली भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे दर्शन घेण्यानेच ज्यांचे सर्व पाप नष्ट झाले त्यांचा जेव्हा त्रैलोक्यनाथाने सत्कार केला व त्यांची खुशाली विचारली तेव्हा आनंदित होऊन ते म्हणाले भगवन महापुरुषांच्या मनातील आपल्या चरणारविंदाचा मकरंद जेव्हा त्यांच्या मुखातून कथामृताच्या रूपाने बाहेर पडतो तो जे लोक आपल्या कानांच्या द्रोणात भरभरून पितात त्यांचे अमंगल कुठून होणार कारण प्राण्यांना देह प्राप्त करून घेणारे आपले विस्मरण हे कथामृत नाहीशी करते भगवन आपण एकरस ज्ञानस्वरूपाने अखंड आनंदाचे सागर आहात बुद्धिवृत्तीमुळे होणाऱ्या जागृती स्वप्ने सुषुप्ती या तिन्ही अवस्था आपल्या स्वयंप्रकाश स्वरूपापर्यंत पोहोचू शकत नाहीत परमहंसाचे आपण प्राप्तव्य आहात काळाच्या ओघात वेदांचा ऱ्हास होत असलेला पाहून त्यांच्या रक्षणासाठी आपण आपल्या योगमायेने मनुष्यरूप धारण केले आहे आम्ही आपल्या चरणांना नमस्कार करीत आहोत शुक म्हणाला ज्यावेळी इतर लोक याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांची स्तुती करीत होते त्याचवेळी यादव आणि कौरव यांच्या स्त्रिया एकत्र येऊन आपापसात भगवंताच्या त्रिभुवन विख्यात लिलांचे वर्णन करीत होत्या तेच मी तुम्हाला सांगतो ऐक द्रौपदी म्हणाली हे रुक्मिणी भद्रे जांबवंती सत्ये सत्यभामे कालिंदी शैबे लक्ष्मणे रोहिणी आणि अन्य श्रीकृष्ण पत्न्यानो स्वतः भगवान श्रीकृष्णाने आपल्या मायेने लोकांचे अनुकरण करीत तुमचे कोणत्या प्रकारे पाणी ग्रहण केले ते आम्हाला सांगा रुक्मिणी म्हणाली माझा विवाह शिशुपालाबरोबर व्हावा म्हणून जरासंधाधिक राजे शस्त्रास्त्राने सुसज्ज होऊन आली असताना सिंहाने शेळ्या मेंढण्याच्या कळपातून आपली शिकार न्यावी त्याप्रमाणे अजिंक्य वीरांच्या मस्तकावर पाय देऊन भगवंत मला घेऊन आली त्या लक्ष्मीनिवासांच्या चरणांचीच मला सेवा करायला मिळावी सत्यभामा म्हणाली आपला भाऊ प्रसिनाच्या मृत्यूने अतिशय दुःखी झालेल्या माझ्या वडिलांनी त्या वधाचा आरोप भगवंताच्यावर ठेवला तो कलंक दूर करण्यासाठी त्यांनी वृक्षराज जांबुवानाला जिंकून त्याच्याकडून ते रत्न आणून माझ्या पित्याला दिली खोटा आरोप ठेवल्या कारणाने माझे वडील घाबरून गेले जरी त्यांनी माझा विवाह दुसऱ्याशी ठरवला होता तरीसुद्धा त्यांनी शमंतक मन्यासह मला भगवंताच्या हाती सोपवले जांबवंती म्हणाली हेच आपले स्वामी भगवान सीतापती आहेत हे माझ्या वडिलांना जांबवानाला न कळल्यामुळे ते सत्तावीस दिवसपर्यंत त्यांच्याशी लढत राहिले परंतु जेव्हा लक्षात आले तेव्हा वडिलांनी यांचे पाय धरून शमंतक मन्यासह भेट म्हणून मला यांना अर्पण केले अशी आहे या दाशीची कथा कालिंदी म्हणाली त्यांच्या चरणांची प्राप्ती व्हावी म्हणून मी तपश्चर्या करीत आहे असे जेव्हा भगवंतांना समजले तेव्हा ते मित्र अर्जुनासह यमुना तीरावर आले आणि त्यांनी माझे प्राणीग्रहण केले तीच मी त्यांच्या घरची झाडलोट करणारी दाशी आहे मित्रविंदा म्हणाली सोयवरामध्ये ज्यांनी येऊन विरोध करणाऱ्या माझ्या भावांना व सर्व राजांना जिंकून कुत्र्यांच्या झुंडीमधून शिवाने आपली शिकार घेऊन जावी त्याप्रमाणे मला आपल्या वैभव संपन्न द्वारकापुरीला नेले जन्मोजन्मी त्यांचे पाय धुण्याचे भाग्य मला प्राप्त व्हावी एवढीच माझी इच्छा आहे सत्या म्हणाली मला वरू इच्छिणाऱ्या राजांचे बळ पाहण्यासाठी माझ्या वडिलांनी अतिशय वलाढी आणि पराक्रमी टोकदार शिंगे असलेले सात बैल सोडले होते मोठमोठ्या वीरांची घमेंड जिरवणाऱ्या त्या बैलांना भगवंताने अगदी सहजपणे झेप घेऊन पकडली आणि त्यांना व्यसन घातले लहान मुलांनी शेळीची करडे पकडावीत त्याप्रमाणे ज्यांनी अशा प्रकारे सामर्थ्याचा पण लावलेल्या मला प्राप्त करून घेऊन चतुरंग सेना आणि दासीसह द्वारकेला आणली मार्गामध्ये ज्या क्षत्रियांनी विघ्न आणली त्यांनाही जिंकले माझी हीच इच्छा आहे की यांच्या सेवेची संधी मला सदैव मिळू भद्रा म्हणाली हे द्रौपदी माझ्या पित्याने स्वतः माझे मामे भाऊ असलेल्या भगवंतांना बोलावून अक्षोहिणी सेना आणि पुष्कळशा दासी यासह त्यांच्या ठाई चित्त जडलेल्या मला त्यांना अर्पण केले माझ्या कर्मानुसार मला जिथे जिथे जन्म घ्यावा लागेल त्या सगळीकडे त्यांच्याच चरण कमलांचा स्पर्श मला प्राप्त व्हावा यातच मी माझे परम कल्याण समजते लक्ष्मणा म्हणाली हे राणी देवर्षी नारदाच्या मुखातून वारंवार भगवंताचे अवतार आणि लिलाचे गायन ऐकून आणि लक्ष्मीने सर्व लोकपालांचा त्याग करून भगवंतांनाच वरले याचाही विचार करून माझे चित्त भगवंताच्या चरणी आसक्त झाले हे साध्वी माझे पिता बृहत्सेन यांचे माझ्यावर अतिशय प्रेम होते माझे मनोगत जेव्हा त्यांना समजले तेव्हा त्यांनी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय केला महाराणी अर्जुनाच्या प्राप्तीसाठी ज्याप्रमाणे तुमच्या पित्याने स्वयंवरामध्ये मत्स्यवेधाची योजना आखली होती त्याचप्रमाणे माझ्या पित्याने सुद्धा केली फरक एवढाच की हा मासा बाहेरून झाकलेला होता फक्त पाण्यातच त्याचे प्रतिबिंब दिसत होते राजे लोकांना हे कळले तेव्हा सर्व ठिकाणाहून शास्त्रास्त्र वेते हजारो राजे आपापल्या गुरुसह माझ्या पित्याच्या राजधानीत आले माझ्या पित्याने त्या राजांचा पराक्रम आणि वय पाहून चांगल्या प्रकारे पाहुणचार केला मला प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने त्या लोकांनी संयवर मंडपात ठेवलेले धनुष्याने बाण मत्स्य वेधासाठी उचलले त्यापैकी काही राजे धनुष्याला दोरीही लावू शकले नाहीत त्यांनी धनुष्य जशीच्या तशी ठेवून दिले काहींनी धनुष्याची दोरी एका टोकाला बांधून दुसऱ्या टोकापर्यंत ती ओढली परंतु दुसऱ्या टोकाला ते बांधू शकले नाहीत त्याच्या झटक्याने ते खाली पडले जरासंध अंबष्ट शिशुपाल भीमसेन दुर्योधन कर्ण अशा वीरांनी धनुष्याला दोरी बांधली परंतु मासा कुठे आहे हे त्यांना समजलेच नाही अर्जुनाने पाण्यामध्ये त्या माशाचे प्रतिबिंब पाहिले आणि तो कुठे आहे हेही जाणले अत्यंत सावधपणे त्याने बाण सोडला परंतु त्याला लक्षभेद करता आला नाही बाणाने माशाला फक्त स्पर्श केला अशा प्रकारे अभिमानी राजांचा मानभंग झाला व ते मागे फिरले तेव्हा भगवंतांनी धनुष्य उचलून सहजपणे त्याला दोरी लावली बाण जोडला आणि पाण्यात फक्त एकदाच माशाचे प्रतिबिंब पाहून बाण मारून त्याला खाली पाडली त्यावेळी सूर्य अभिजित नक्षत्रामध्ये होता त्यावेळी पृथ्वीवर जयकार होऊ लागला आणि आकाशात दुंदुभी वाजू लागल्या देवाने आनंद विभोर होऊन पुष्प वर्षाव केला त्याचवेळी भगवंताच्या ठिकाणी मन जडलेल्या मी स्वयंवर मंडपात प्रवेश केला माझ्या पायातील नुपुरे मधुर आवाज करीत होती मी नव उत्तम रेशमी वस्त्रे परिधान केली होती वेणीत गजरा माळलेला होता आणि चेहऱ्यावर लज्जा मिश्रित हास्य विलसत होते मी हातात सुवर्ण जडीत तेजस्वी रत्नहार घेतला होता त्यावेळी दाट कुळ्या केसामुळे आणि गालावर कुंडलांची किरणे पडल्यामुळे शोभणारा माझा चेहरा वर करून सौम्य हास्ययुक्त नजर चारी बाजूंना बसलेल्या राजांकडे टाकून नंतर हळुवारपणे माझ्या हातातील वरमाला मी भगवंताच्या गळ्यात घातली त्याबरोबर मृदंग पखवाज शंख ढोल नगारे इत्यादी वाद्ये वाजू लागली नट आणि नर्तकी नाचू लागल्या गवई गाऊ लागली हे द्रौपदी अशा प्रकारे मी जेव्हा सर्वेश्वर भगवंतांना वरले तेव्हा कामातूर राजांना मत्सरामुळे ते सहन झाले नाही आपल्या चार घोड्यांच्या रथावर चतुर्भज भगवंतांनी मला घेतले आणि हातात शारंग धनुष्य घेऊन व कवच धारण करून ते युद्धासाठी सज्ज झाले परंतु हे राणी जसे एखाद्या सिंहाने पशूंची पर्वा न करता त्यांच्यातून निघून जावे त्याप्रमाणे दारुकाने सोन्याच्या सामानाने भरलेला रथ सर्व राजांच्या देखतच द्वारकेकडे घेऊन गेला त्यापैकी काही राजांनी धनुष्य घेऊन युद्धासाठी सज्ज होऊन भगवंतांना अडवण्याच्या उद्देशाने कुत्र्याने सिंहाचा पाठलाग करावा तसा त्यांचा पाठलाग सुरू केला युद्धामध्ये शारंग धनुष्यातून सुटलेल्या बाणाने काही जणांचे हात तुटले कुणाचे पाय तुटले आणि कुणाच्या माना तुटून ते धारातीर्थी पडले तर काही जण युद्धभूमी सोडून पळून गेले त्यानंतर यदुराज भगवंतांनी सूर्याप्रमाणे स्वर्गात आणि पृथ्वीवर प्रशंसा केल्या गेलेल्या आपल्या निवासस्थानी द्वारका नगरीत प्रवेश केला त्या दिवशी ती विशेष रूपाने सजवली गेली होती ध्वज पताका आणि तोरणे इतकी लावली होती की त्यांच्यामुळे सूर्याची किरणे खाली येऊ शकत नव्हती माझ्या वडिलांनी सुरत संबंधांनी बांधवांना बहुमूल वस्त्रे अलंकार बिछाने आसने विविध प्रकारची सामग्री देऊन सन्मानित केली भगवान सर्व प्रकारच्या संपत्तीने परिपूर्ण होते तरीसुद्धा माझ्या पित्याने प्रेमाने त्यांना पुष्कळ दासी सर्व प्रकारची संपत्ती सैनिक हत्ती रथ घोडे तसेच पुष्कळशी बहुमूल्य शस्त्रास्त्रे समर्पण केली आम्ही पूर्वजन्मी सर्व आसक्ती सोडून फार मोठी तपश्चर्या केली असावी म्हणूनच आम्ही या जन्मी आत्माराम भगवंताच्या घरातील दासी झालो आहोत सोळा हजार पत्न्यांच्या वतीने रोहिणी म्हणाली दिग्विजयाच्या वेळी भौमासुराने पुष्कळ राजांना जिंकून त्यांच्या आम्हा कन्यांना आपल्या महालात बंदी करून ठेवले होते भगवंतानी हे जाणले व युद्धामध्ये भावमासुराचा त्याच्या सेनेसह संहार करून स्वतः पूर्णकाम असूनही आम्हाला तेथून सोडवून आणून आमचे पाणीग्रहण केले जन्म मृत्यूरूप संसार चक्रातून मुक्त करणाऱ्या त्यांच्या चरण कमलांचेच आम्ही सदा सर्वदा चिंतन करीत असतो हे साध्वी आम्हाला सार्वभौम पद इंद्रपद या दोहोंची भोग आनिमा इत्यादी सिद्धीमुळे प्राप्त होणारे ऐश्वर ब्रह्मदेवाचे पद मोक्ष किंवा सालोक्य सारुप्य इत्यादी मुक्ती हे काही सुद्धा नको आम्हाला फक्त एवढेच पाहिजे की लक्ष्मीच्या वक्षस्थळाला लावलेल्या केशराने सुगंधित झालेली गदाधारी प्रभूंच्या चरणांची धूळ नेहमी आमच्या मस्तकावर आम्ही धारण करावी महात्मा गोपालकृष्ण गायी चारत असताना गोप गोपी भिल्लिनी गवत आणि वेलीसुद्धा ज्या चरण कमलांना स्पर्श करू इच्छित असत तोच आम्हाला हवा आहे या ठिकाणी वा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण मस्तू